रामकृष्ण गोविंद मागच्या चव्वेचाळीसाव्या प्रवचनामध्ये आपण पातंजल योगशास्त्रातील अष्टांग योगातील यम या पहिल्या अंगाचं विवेचन केलं आता आपण नियम म्हणजे काय किती आहेत त्याचा अर्थ काय हे संक्षिप्तात समजून घेऊ आणि मग आपण पुढच्या विषयाकडे वळू शौच संतोष तपस्वाध्यायेश्वर प्रणिदानानी नियमाहा पातंजली योगशास्त्राच्या साधनपादातील बत्तीसावा हा यम नियम शरीर स्वच्छ ठेवणे आणि मन पवित्र राखणे हे शौच प्राप्त परिस्थितीत मनाचे समाधान राखणे हा संतोष रसनेंद्रियावर नियमन ठेवणे द्वंद्वे सहन करणे आणि इंद्रिय स्वाधीन ठेवणे हे तो उपास्य देवतेच्या मंत्राचा जप करणे वेदाध्ययन करणे बुद्धीला सूक्ष्मता आणि शुद्धी प्राप्त करून देणाऱ्या शास्त्रांचे अध्ययन करणे हा स्वाध्याय आणि सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हे ईश्वर प्रतिष्ठान ईश्वर प्रणिधान असे पाच नियम आहेत यम आणि नियम आपण हे पाच नियम कोणते ते बघितले भागवतानुसार याच पाच नियमांचं बारा नियमात विभाजन केलेलं आहे थोडा विस्तार केलेला आहे अंत आता इथं नुसतं पहिल्या ह्याच्यात शौच म्हटलेला आहे इथे अंतशुद्धी बहिशुद्धी जप तप हवन श्रद्धा अतिथी सेवा भगवंतांचे पूजन तीर्थयात्रा परोपकार संतोष आणि गुरुसेवा हे बारा नियम आहेत असं भागवतात म्हटलेलं आहे आता पातंजल योगशास्त्रानुसार जे पाच नियम सांगितलेले आहेत त्याच्यावरती थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघू <clears throat> शौच म्हणजे चित्ताची एकाग्रता आणि चित्तवृत्तीचा निरोध साधण्यासाठी शरीर स्वच्छ आणि मन पवित्र ठेवणे आवश्यक आहे शरीर मलिन म्हणजे अस्वच्छ असेल आणि मन जर रजतमो गुणाच्या प्रभावाखाली असेल तर मन आणि इंद्रियांचे संतुलन साधणार नाही आपण बहुतांश शरीर स्वच्छ ठेवतो पण चित्ताचं काय तुम्ही मला सांगा आपण साधी पाण्याची टाकी घराच्या वर सोसायटीच्या वर असलेली पाण्याची टाकी दोन चार सहा महिन्यातून स्वच्छ करतो त्यासाठी सगळं पहिलं पाणी बाहेर काढतो स्वच्छ करतो आणि मग नवीन पाणी भरतो तस चित्तामध्ये अनेक अनेक वाईट संस्कार सतत होत असतात भर पडत असते भर पडत असते आणखी भर पडत असते ते साचून राहतात हे साचलेले सगळे वाईट संस्कार आपण बाहेर काढून टाकून स्वच्छ चित्त करण्याचा प्रयत्न करतो का चित्तात उत्पन्न होणाऱ्या रजतम मूलात्मक वृत्ती हाच चित्ताचा मल आहे आणि तो साठत साठत साठत आपली वृत्ती तशी बनते त्यामुळे चित्त शुद्धी, हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्ष्या दंभ असूया अहंकार इत्यादी तमोमूलक वृत्ती या मूढ वृत्ती होत या घोर आणि मूढ वृत्तीने मनावर मालिन्य येते हे मालिन्य योगानुष्ठास कर्मयोगास ज्ञानयोगास भक्तियोगास ध्यानास असमर्थ ठरवते परमेश्वर कृपेने ईश्वरी इच्छेने आपणास जी अनुकूलता प्राप्त झाली आहे त्यात समाधान मानणे ही संतोष वृत्ती होय भगवंतानी मला जे काही आवश्यक आहे या जन्मात ते देऊनच जन्माला पाठवलेलं आहे एक थोडी नाजूक गोष्ट सांगतो परंतु फार मार्मिक आहे भगवंतानी माझी सगळी सोय केली आहे हो सगळी सोय केलेली आहे एक बाल संन्यासी होता छोटा होता छोटा म्हणजे तरी सोळा अठरा वर्षाचा परंतु मनानं निर्मळ होता ओम भोवती भिक्षांदेही भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे एकदा एका घरी गेल्यानंतर फार मार्मिक आहे त्याच्या मार्मिकतेकडे लक्ष द्या शब्दाकडे कृतीकडे लक्ष देऊ नका तो संन्यासी एका घरी भिक्षा मागायला गेला आतून एक माताजी बाहेर आली त्याने ओम भोवती भिक्षान ही भिक्षा मागितली मातेने त्याला भिक्षा दिली त्यावेळेला त्याने काय बघितलं आणि तो त्या मातेला काय म्हणाला माते तुझ्या छातीला सूज आली आहे माता म्हणाली बाळा बाळा ही सूज नव्हे याला स्तन म्हणतात आणि पुत्रप्राप्ती झाली मातेला की त्यावेळेला या स्तनातून केवळ आणि केवळ त्या बालकाला उपयुक्त असेल असं दूध निर्माण होत हे सांगितल्यानंतर तो बाल संन्यासी म्हणजे संन्यासी इतका प्रभावित झाला तो म्हणाला जन्मलेल्या क्षणाला बालकाला जे आवश्यक त्याची निर्मिती भगवंतानी आधीपासून करून ठेवली काय हे दिव्यत्व आहे भगवंतानी माझ्यासाठी जे जे आवश्यक त्या सगळ्याची सोय केलेली आहे तरी मी असंतुष्ट का असतो मी संतोष वृत्ती ठेवावी याचा अर्थ अधिकासाठी प्रयत्न करू नये असा नव्हे अधिकासाठी समाचर म्हणजे उत्तम प्रकारे प्रयत्न करावा परंतु चित्ताचे समाधान प्राप्ती अप्राप्तीमुळे ढळू देऊ नये खरी परिस्थिती अशी आहे की ईश्वर सत्तेने आपल्यास आवश्यक असलेल्या सर्व अनुकूलते सहित जन्माला घातले आहे जे जे अनुकूलत्व प्राप्त आहे ते ते माझ्या पारमार्थिक उन्नतीसाठी पर्याप्त आहेच आहे उपलब्ध साधनांच्या अधिकाधिक उत्तम उपयोग करण्यास आपण शिकलं पाहिजे माझ्याकडे काय आहे शॉर्ट अनालिसिस म्हणतात स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट माझ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत माझ्यापुढे थ्रेट्स काय आहेत माझी स्ट्रेंथ काय आहे हे शिकवतो का हो आपण शाळांमध्ये आणि त्याचा सम्यक विचार करून मग मी माझी प्रगती कशी साधावी याला संतोष म्हणतात तप आता हे कायिक वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकारचे तप असते शारीरिक आचरणावर शास्त्रविहित मार्गाने नियंत्रण ठेवणे म्हणजे कायिक तप इतरास त्रास होईल असे न बोलणे मौन राखणे सत्य प्रियकर आणि हितकर बोलणे ईश्वराचे नामस्मरण करणे इत्यादी कायिक तप होय आणि आपल्या वाणीची प्रवृत्ती स्वपर हितार्थ ठेवणे हे वाङ्मय तप होय प्रसन्न राहणे सर्व प्रसंगी सौम्यपणे वागणे आत्मनिग्रह ठेवणे सर्वांचे सर्व काही अभिष्ट व्हावे अशी सद्वासना ठेवणे हे मानसिक तप होय स्वाध्याय बुद्धीला कुशाग्रता आणि सूक्ष्मता आणून तिच्या ठिकाणी आत्मदर्शनाची भगवत दर्शनाची मोक्षाची योग्यता उत्पन्न करण्याच्या कामी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पण सर्व शास्त्रांचे आणि ग्रंथांचे अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय ईश्वर म्हणजे आपल्या हातून जी जी कर्मे घडतील ती ती सर्व ईश्वरार्पण बुद्धी ठेवून करणे म्हणजे ईश्वर प्रणिधानता होय यामुळे कर्मापासून मनावर घडणारा संस्कार बल होत जातो आणि अशुभ वासनांचा नाश करण्यासाठी आवश्यक अशी संयम शक्ती उत्पन्न होऊन कर्मबंधनातून पूर्ण मुक्तता प्राप्त होते यम नियम किती कोणते त्याचे महत्व काय त्याचा आपल्या व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनाशी संबंध काय इत्यादी गोष्टी आपण पाहिल्या योग म्हणजे केवळ शारीरिक आसने नव्हे विविध प्रकारची आसने ही हटयोगात मोडतात त्या सर्वांची आवश्यकता नाही त्यालाच अवाजवी महत्व दिल्याने भगवान म्हणतात पूर्वी आणि आज योग लुप्त झाला आहे केवळ आसनापुरते बोलायचे म्हटले तर स्थिर सुख आसन आले की काम झाले पण या नियम नियमांच्या अनुष्ठानाशिवाय योग योग म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग बुद्धियोग ध्यानयोग तपयोग स्वाध्याय योग कुठलाही योग हा सिद्ध होणार नाही यम आणि नियम आपण अत्यंत संक्षिप्तात दोन तीन प्रवचनात बघितले पाच यम पाच नियम मी बारा यम आणि बारा नियम जे जरा विस्ताराने सांगितले आहेत भागवतात त्याचा केवळ उच्चार करतो स्मरण करण्यासाठी आणि पुढच्या प्रवचनाकडे वळतो अहिंसा सत्य चोरी न करणे आसक्ती नसणे लज्जा असंग्रह आस्तिकता ब्रह्मचर्य मौन स्थिरता क्षमा आणि अभय हे बारा यम होत आणि अंतशुद्धी बहिशुद्धी जप तप हवन श्रद्धा अतिथी सेवा भगवंतांचे पूजन तीर्थयात्रा परोपकार संतोष आणि गुरुसेवा हे बारा नियम होत शाळा कॉलेज मधल्या शिक्षणात हे अत्यावश्यक आले पाहिजेत आणि ते का आले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भागवताच्या प्रवचनाच्या पुढच्या विषयामध्ये हा यम नियमांचा विषय मध्येच का घेतला परीक्षिताचा जन्म या विषयाशी निगडीत याचा काय संबंध आहे एवढं त्याला महत्व का आहे हे आपण पुढच्या प्रवचनात बघू तोपर्यंत रामकृष्ण गोविंद